स्कंध नववा अध्याय सोळावा महालक्ष्मीचा जन्म श्री नारायण म्हणाले हे मुने उग्र तप करून त्या राजांनी उत्तराधना केली त्यामुळे प्रत्येकाला मनोरथ पूर्ण करणारा वर मिळाला धर्मध्वज आणि कुशध्वज दोघेही महालक्ष्मीच्या वरदानामुळे पृथ्वीपती झाले तसेच ते पुत्रवान झाले कुशध्वजाला मालावती नावाची सती देवी पत्नी होती तिला कमलेची अंशभूत अशी सुंदर कन्या झाली जन्मतःच ती ज्ञानयुक्त होऊन तिने वेदांचे स्पष्टपणे उच्चार केला आणि ती बाळंतिणीच्या गृहातून सत्वर बाहेर पडली जन्मतास त्या मुलीने वेदांचा उद्घोष केला त्यामुळे शून्य लोक तिला वेदवती म्हणतात जन्म होताच नारायणाची उपासना करण्यात ती तत्पर होती प्रथमच उत्तम प्रकारे सुस्नात झाल्यावर तिच्या वेदघोषाचा सर्वांनी निषेध केला पण तरीही ती तपश्चर्या करण्यासाठी मनात निघून गेली तिने एक मनवंतर कालपर्यंत त्या पुष्कर तीर्थावर दारुण तप केले तरीही ती सुदृढ आणि नवयौवन संपन्न होती तिला कधीही क्लेश झाले नाहीत तोच तिने आकाशवाणी ऐकली हे सुंदरी ब्रह्मदेव वगैरे देवांनाही ज्याची आराधना करणे शक्य नाही असा पती तुला लाभेल म्हणजे दुसऱ्या जन्मी स्वतः हरीस तुझा पती होईल ही आकाशवाणी ऐकून अत्यंत आनंदित झालेल्या सुंदरीने गंधमाधन पर्वतावर जाऊन उग्र तप केले आकाशवाणीवर विश्वास ठेवून तिने तेथेच वास्तव्य केले तेथे तिला क्रूरात्मा रावण दृष्टीस पडला तिने अतिथीप्रमाणे त्याला मानून त्याची अर्धपाद्यादी उपचारांनी आणि त्याला सात्विक फले देऊन पूजा केली त्याला शीतल उदक दिले ते सर्व भक्षण केल्यावर तो दुरात्मा तिच्याजवळ उभा राहिला तो म्हणाला हे कल्याणी तू खरोखरच कोण आहेस त्यावेळी जी रमणीय असून जिची श्रोणी आणि पयोधर पोष्ट आहेत जिचे मुख शरदकालीन कमलाप्रमाणे प्रसन्न आहेत जी किंचित हास्य करीत आहे जिचे दात सुंदर आहेत अशा त्या सुंदर कन्येला अवलोकन करून तो मूढमती कामबाणाने पीडित झाला आणि मूर्छित होऊन खाली कोसळला त्याने हाताने तिला जवळ ओढले तो क्रीडा करण्याचा प्रयत्न करू लागला त्यामुळे ती सती क्रुद्ध झाली तिने त्याला सत्वर खांबाप्रमाणे करून टाकले त्यामुळे त्याचे हातपाय जड झाले त्याला नीट बोलताही येईना तेव्हा मनातल्या मनातच त्याने देवीची स्तुती केली त्या कमलनयनेकडे जाऊन त्याने तिचे स्तवन केले तेव्हा ती म्हणाली माझ्यासाठी तू कुणासह नाश पावशील तू मला कामविवन होऊन स्पर्श केलास आता माझे सामर्थ्य तू अवलोकन कर असे सांगून तिने योग बलाने सत्वर देहत्याग केला तिचे शरीर गंगेच्या प्रवाहात सोडून रावण स्वस्थानी निघून गेला खरोखरच मी आज केवढा चमत्कार पाहिला काय केले हे या सतीने असे म्हणून तो वारंवार रडू लागला ती साध्वी पुढे जनक कन्या म्हणून उदयास आली तिला सीता देवी हे नाव प्राप्त होऊन तिच्यासाठीच रावणाचा नाश झाला पूर्वजन्मीच्या तपामुळे तिला हरीचा अवतार असलेला रामच पती मिळाला सर्व प्राण्यांनी आराधना करण्यास योग्य आणि तामसी जनांना दुराराध्य अशा या जगतपतीची तिला प्राप्ती झाली ती सुंदरी रमा पुष्कळ कालपर्यंत त्या रामाशी रममाण झाली तिला पूर्वजन्मीचे स्मरण होतेच पण त्यावेळच्या क्लेशांचे ती स्मरण करीत नसे सांप्रतच्या सुखामुळे ती ते दुःख विसरली होती हे नारदा उत्तम फल मिळाले म्हणजे पूर्वीच्या दुःखाचेही सुखच होते त्या सतीने सीतेच्या स्वरूपात विविध प्रकारच्या वैभवाचा भोग घेतला अतिशय नवयवना अशा तिला सुकुमार गुणी रसिक शांत सुंदर अत्युत्तम देवाधिदेव स्त्रियांचे मनहरण करणारा जसा हवा असतो तसा पती मिळाला पुढे बराच कालावधी लोटल्यावर पित्याचे वचन सत्य करण्यासाठी तो सत्यवचनी प्रभू रामचंद्र वनवासात गेला सीता लक्ष्मण यासह तो समुद्र किनाऱ्याच्या काठावर राहू लागला अग्नीने ब्राह्मण रूपाने त्याला पाहिले रामाच्या दुःखामुळे त्यालाही दुःख झाले तो अग्निनारायण त्याला त्यावेळी इष्टासे काही म्हणाला हे भगवान रामचंद्रा सांप्रत कोणती कालगती येऊन ठेपली आहे ते ऐक तुझ्या हरणाचा काल आला आहे अहो दैवाचे निवारण करता येत नाही आता तू त्या भूमिकन्येला माझ्या स्वाधीन कर आणि तिची छाया तू स्वतः जवळ ठेव परीक्षेची वेळ येईल तेव्हा तुझी सीता मी तुला परत देईन देवांनीच मला तुझ्याकडे पाठवले आहे मीच तो साक्षात अग्नी आहे ब्राह्मण नाही हे नारदा त्या द्विजरूपी अग्नीच्या वचनाला रामाने जड अंतकरणाने स्वीकार केला लक्ष्मणाला यातले त्याने काही एक सांगितले नाही त्या अग्नीने योग सामर्थ्यावर मायेनेच प्रतिसीता तयार केली सर्व गुणांनी ती सीतेची प्रतिकृती त्याने रामाला अर्पण केली नंतर ह्या गोष्टीची वाच्यता न करण्याविषयी अग्नीने बजावून सांगून तो निघून गेला ही गोष्ट समजली नाही त्याचवेळी राम आणि सीता यांनी पाहिलेल्या सुवर्ण मृगाची जानकीने अपेक्षा केली लक्ष्मणाला जानकीचे रक्षण करण्यास सांगून राम सुवर्ण मृगाचा पाठलाग करू लागला शेवटी तो हरिण तेथे मरण पावला पण मरताना हे लक्ष्मणा धाव असे तो रामासारखा आवाज करून ओरडला नंतर मृगाचे शरीर टाकून तो दिव्य रूप घेऊन विमानातून वैकुंठास निघून गेला कारण हाच पूर्वी वैकुंठ लोकात द्वारपालांचा किंकर होता तो पूर्वीच्या जागेवर येऊन प्राप्त झाला हे लक्ष्मणा धाव असा शब्द ऐकताच सीतेने लक्ष्मणाला रामाच्या मदतीस जाण्याची आज्ञा केली आणि त्याला पाठवले लक्ष्मण तेथून गेलेला पाहून त्या दुरात्म्या रावणाने सीतेला लंकेत पळवून नेले लक्ष्मणाला समोरून येत असल्याचे अवलोकन करताच रामाला खेद वाटला आश्रमात येऊन पाहताच सीता नसल्याचे त्यांना आढळले तेव्हा दोघेही तिचा शोध करू लागले नंतर बराच काल उलटल्यावर सीता कोठे आहे याचा तपास लागला श्री रामचंद्र रूपी हरीने नंतर गोदा तीरावरील वानरांशी स्नेह संपादन केला त्यांचे सहाय्य घेऊन समुद्रावर प्रचंड सेतू बांधला नंतर लंकेस पोहोचल्यावर रावणाशी युद्ध करून रामाने रावणाच्या अपदिष्टांचा वध केला शेवटी सीतेची अग्नी परीक्षा पाहिली तेव्हा अग्नीने खरी जानकी परत दिली त्यावेळी ती छाया रूपी सीता त्या ठिकाणी रामाला आणि अग्नीला म्हणाली आता मी काय करावे याविषयी मला सांगा तेव्हा रामचंद्र आणि अग्नी तिला म्हणाले हे देवी अत्यंत पुण्यप्रद अशा पुष्कर तीर्थावर जाऊन तू तप कर तेथे तप केल्यावर तू स्वर्गातील लक्ष्मी होशील हे वचन ऐकून त्या देवीने देवांची तीन लक्ष वर्षे त्या पुष्कर तीर्थावर उग्र तप केले अखेरीस ती स्वर्ग लक्ष्मी झाली पुढे बऱ्याच कालावधीनंतर आपल्या तपस सामर्थ्याने ती द्रुपदाच्या यज्ञात उत्पन्न झाली आणि द्रौपदी या नावाने ती पांडवांची भार्या झाली तीच कृतयुगामध्ये कुशध्वजाची कन्या वेदवती या नावाने प्रसिद्ध पावली त्रेतायुगात ती सीता होती तिची छाया ही द्रौपदी द्वापरात द्रुपदाची कन्या झाली तीन युगात तिचे वास्तव्य झाले म्हणून ती त्रिहायणी या नावाने प्रसिद्ध आहे नारद म्हणाले हे मुनी श्रेष्ठा तिला पाच पतींची प्राप्ती कशी झाली याबद्दल माझ्या मनात शंका आहे आपणच माझा हा संदेह घालू शकाल कारण आपण या माझ्या संदेहाचा नाश करण्यास समर्थ आहात त्यावर नारायण मुनी म्हणाले हे नारदा खरी सीता रामाला लंकेत प्राप्त झाली आणि रूप यवन संपन्न छाया अत्यंत चिंता व्याप्त होऊन अग्नी आणि राम यांच्या आज्ञेवरून शंकराची तपश्चर्या करू लागली ती कामातूर होऊन पतीच्या प्राप्तीसाठी वारंवार प्रार्थना करून लागली ती म्हणाली हे त्रिलोचन पती दे पती दे असे ती पाच वेळा म्हणाली त्यावेळी त्या रसिक शंकराने प्रसन्न होऊन तिला वर दिला शंकर म्हणाला हे सुंदरी तुला पाच पती प्राप्त होतील त्या वरामुळे ती पांडवांची आवडती भार्या झाली हे नारदा अशा रीतीने मी तुला खरा प्रकार काय आहे हे सर्व निवेदन केले आता मी तुला मूळ कथा सांगतो लंकेत ती सुंदर सीता प्राप्त झाल्यावर विभीषणाला लंकेचे राज्य परत देऊन राम अयोध्येस गेला या भारतवर्षात अकरा हजार वर्षे राज्य केल्यावर तो सर्व लोकांसह वैकुंठास गेला कमलेच्या अंशातून उत्पन्न झालेली वेदवती कमलेत प्रविष्ट झाली हे नारदा हे पुण्यफल देणारे आख्यान जो श्रवण करतो त्याला पुण्य लाभते त्याचे पापहरण होते मूर्तिमंतचारी वेद तिचे जिव्हांग्रावण होते म्हणून वेदवती या नावाने ती प्रसिद्ध झाली हे नारदा आता मी तुला धर्मध्वजाच्या कन्येचे उत्तम आख्यान सांगतो ऐक अध्याय सोळावा समाप्त